सिगरेट काय रेकॉर्ड ऐकत बसायची आहे वाटतं बंद करते आणि काय करू मला जेवायला वाढा ही अजून स्वयंपाक झाला नाही झाला म्हणजे वाढी काय अजून स्वयंपाक झाला नाही दोन दिवस तू माहेरी गेल्याची सबब सांगून मी मित्राकडे वार लावून जेवतोय आणि तू आज सुद्धा सांगतोय की स्वयंपाक झाला नाही म्हणून काय लोखंड शिजवून घालणार आहे काय मला त्याला मी तरी काय करू तुम्हाला चांगले कोळसे घेऊन या म्हणून सांगितलं तर तुम्ही आणले दगड छान चांगले एक रुपये सहा आणि दोन सरकारी कोळसे आणले आहेत आणि तू म्हणते दगड आणले म्हणून हा माझा अपमान नव्हे सरकारचा अपमान आहे अगं एवढ्या कोळशात थोडे दगड असायचे <laughs> थोडे मनात अर्धमण दगड निघाले आणि उरलेले वर फुकट टाकले पत्र्यावर फुकट ठेवायला काय कोळसे म्हणजे पापड कुरडायचं वाटतं ते राहू दे सर मला जेवायला वाढावी भात व्हायला अजून थोडा वेळ आहे तो वर जाऊन भातलेट घेऊन या परवाच दोन गॅलन घातलेट आणलं आणि आज खाला काय तू डोहाळे लागलेत काय तुला उगाच भलतं चलतो बोलू नका दोन गॅलन घातलेट ओतलं तरी शेगडी पेटत नाही आणि म्हणे सरकारी कोळसे आणले त्या आग लावायची त्याला बरोबर तू आग लावशील खूप पण कोळशाने पेट घेतला पाहिजे ना सरकारी कोळसे आहेत ते सरकार जर देशात आग पसरू देत नाही तर कोळसे तरी कधी शिगडी पिटू देणार भलत्याच वेळी विनोद करू नका उगी बरं राहिलं डबा दे घासलेट घेऊन येतो आता कोण पा घासलेट आणणाऱ्याचं घासलेट आणायला म्हणून जायचं रांकेत उभं राहायचं बायकांचे चेहरे पाठ आणि शेवटी रिकामा डबा वाजवीत परत येतात मुकाट्यानं चार घास खा आणि स्वस्त बसा पान वाढले ठीक आहे अगं आई गं हा काय भात केलाय का खड्यांची उसळ आहे रेशमी ते तांदूळ आहेत ते सध्या दुष्काळ आहे ना तर खड्याचा तांदूळ खाल्ले म्हणजे तेवढीच बचत होते आणि ही आंबलेली आमटी काय दुष्काळग्रस्तांना पाजणारच वाटतं खाली डाळ आणि वर पाणी परवा डाळ शिजत लावली ती काल शिजली हे काल टाकलेला भात आज झाला त्याला मी काय करणार तूच खा खा उठलो मी अहो अन्न टाकायचं नाही हो रोज एक घास वाया गेला तर वर्षात अकरा जेवण फुकट जातात सरकारी जाहिराती वाचल्या नाहीत वाटत देशात भयंकर दुष्काळ पडला आहे अन्न दुर्मिळ झालंय आणि तुम्ही अन्नाची नासाडी करता प्रत्येक मनुष्य म्हणजे पोलीस आहे हे विसरच वाटतं जेव्हा ना हो नंतर पोलिसात कळवायची आणि मला शिक्षा व्हायची नवऱ्याला शिक्षा झालेली बायकाला हवी असते ना युद्धात युद्धकाल म्हणून आणि आता दुष्काळ म्हणून खरेच आरती आहेस नवऱ्याला साथ ठीक आहे दुष्काळात तेरा महिना म्हणतात तो हा